गोष्ट सरळ आहे की यामध्ये पहिल्या गीतांपेक्षा फरक कुठे जाणवतो की एक तर हे साधेपणे गायला गेलंय आहे याच्यामध्ये ताना आलाप वगैरे कर्तबगारी दाखवण्याचा प्रयत्न नाही कुठे पण ह्याची दोन गोष्टी खटकण्यासारख्या वाटतात एक तर याची लय जास्त संथ आहे आणि दुसरं षडजापासून जवळजवळ वरच्या मध्यमापर्यंत एवढा आवाजाचा पल्ला म्हणजे हे शिकायला लागेल राष्ट्रगीत शिकायला लागता कामा नाही ते कानावर पडतं तेव्हा ते उचलता आलं पाहिजे आणि म्हणून त्याचा पल्ला कसा हवा तो एका सप्तकाचा पुरताच हवा आता हे आत्ता माझं मत बनतंय असं नाही मी मजा अशी करून पाहिली की हा विषयाचा विचार चालू असताना महाजालावर तुम्हाला माहिती आहे की संगणकाच्या विश्वामध्ये अशी वेगवेगळी स्थानं मिळतात तसं राष्ट्रगीत ह्या कल्पनेवर नऊ हजार स्थानं आहेत त्यातली मी एक चाळीस एक स्थानं पाहिली आणि काही ठिकाणी त्यामध्ये मिळतो तो आपल्याला नमुना ऐकता येतो ते ऐकण्याची सोय आहे तेव्हा चाळीस राष्ट्रांची राष्ट्रगीतं ऐकताना असं ध्यानात आलं की ह्या सगळ्यांचा पल्ला हा किती छोटा आहे कारण सर्वसाधारणतः कोणत्याही माणसाला जर गायची गोष्ट असेल तर तो आपण आपल्याकडचा गजर असतो ना तो ध्यानात घ्या गजर जसं सगळ्यांना जमू शकतो त्यासाठी वेगळं शिकायला लागत नाही की मला भजनाचा गजर करायचं म्हणून क्लासात जावं असं जर झालं तर ते गेली त्याची भूमिका फुकट गेली तर हे राष्ट्रगीताचं पथ्य आहे हे हळूहळू पुढं ध्यानात येणार आहे म्हणजे मास्तर कृष्णरावांना जाणवलं ते दोन गोष्टींनी जाणवलं मास्तर कृष्णरावांचे शत्रू ते काय म्हणतील की त्यांच्या आवाजाचा पल्ला आणि श्वासाचा पल्ला म्हणून त्यांनी गीत तसं रचलं कारण त्यांनी जेव्हा वंदे मातरमच्या चळवळीमध्ये भाग घेतला तेव्हा त्यांना फ्लुरसी होऊन गेलेली होती मी मुद्दाम तुमच्या पुढे ज्याला आपण म्हणतो ना की शत्रुपक्षाचा विचार तो पहिल्याने मांडतोय खंडन मंडन हीच आपल्याकडची पद्धत आहे पहिल्याने खंडन काय आहे ते मांडायचं मग आपलं मत काय आहे ते सांगायचं तर मास्तरांच्या चालीचा हा भाग जो आहे की त्याचा पल्ला छोटा आहे त्याची लय व्यवस्थित आहे आणि ती सगळ्यांना उचलता येईल असा आहे हा भाग जो आहे इथपर्यंत पोचायला सुद्धा आपल्याला वेळ लागला आणि हे झाल्यानंतर त्यातलं एक तत्व फक्त सिद्ध झालं अजून सगळी तत्व जमली नाहीत मग काय झालं लागलं की बँड पाहिजे कारण मगाशी म्हटलं वाद्य घोषाचा विचार वाद्य घोष कशाला लागतो ते कृपा करून आणखीन एक महत्वाचं सूत्र ध्यानात घ्यायला पाहिजे आपण की परकीय वाद्य ही आपण आपली म्हणून दिशी घेऊ शकतो परकीय आवाज घेऊ शकत नाही स्वराचे लगाव घेऊ शकत नाही म्हणून वाद्य लवकर दुसरीकडे जातात आणि आमच्याकडे पहिल्यापासून दुसरी वाद्य लवकर आली त्यांचं संगीत अजून आपण घेतलं नाही पण वाद्य लवकर घेतली आणि म्हणून एका बाजूला आपल्याला माहिती आहे की रवींद्रनाथ टागोर हे राष्ट्रवादी होते परंतु त्यांच्याबरोबर साथीला पियानो असायचा ब्राह्म समाजाचं संगीत जेव्हा तयार झालं ते दिलरुबा पियानो आणखीन गायन असं तिचं एकत्रीकरण होतं याचा उलगडा काय प्रत्येक नवीन संस्कृती जेव्हा नवीन संगीत जन्माला घालू पाहते तेव्हा नवीन वाद्य पहिल्याने आणते हे ध्यानात घेण्यासारखं आहे कारण वाद्य सांस्कृतिक दृष्ट्या ही तटस्थ असतात वाद्यांमुळे आपल्या मनात कमी विरोध निर्माण होतो पण गाणं ऐकायला लागलं की जास्त विरोध निर्माण होतो आपण वीणा ऐकू शकतो दाक्षिणात्य मृदंगम ऐकू शकतो पण त्यांचं जे गाणं आहे ते आपल्याला एकदम पटत नाही कारण आवाजाचा संबंध जास्त करून संस्कृतीशी असतो निगडीत असतो दुसऱ्यांचे आवाज आपण उशिरा घेतो म्हणून दुसरीकडचं आलेले वाद्य आपण लवकर घेतो आणि ही वाद्य घेऊन मग नवीन प्रकार सुरू झाला आपल्याकडचे जे एक संगीतकार होते वसंत देसाई त्यांच्या आता दोन चाली बघा त्यांनी काय केलंय तर त्यांनी चाल वगैरे ठीक आहे की आपण म्हटल्याप्रमाणे आता इथपर्यंत आपण पोचलेलो होतो की आपल्याला साधी चाल पाहिजे सगळ्यांना गाता यावं वगैरे वगैरे समूहासाठी पण पाहिजे मग वाद्य हवीत ती कुठली तर त्यांनी दोन्ही वाद्य वापरून पाहिली म्हणजे भारतीय आपल्याकडचा जो वाद्य घोष होता खेड्यांमधला त्याच्या जोडीला काय असायचं ते पण वापरून पाहिलं आणि इतरही वापरून पाहिलं आणि त्यानंतरचा एक आणखीन एक प्रकार आहे तो मी सलग ऐकवतोय तुम्हाला की बँडचा वापर भरपूर करणं कारण त्यामुळे लोकांचं लक्ष लवकर आकर्षिलं जातं मजेचा भाग आहे की अगदी नाट्यशास्त्रामध्ये सुद्धा प्रयोगाच्या आरंभी वाद्यवादन करावं असंच भरतानी सांगून ठेवलंय कारण तो म्हणतो असं की त्यामुळे श्रोत्यांचं चित्त स्थिर होतं असं त्यांनी लिहिलंय मजेचा भाग आहे कारण श्रोते उशिरा येत असतात धावपळत आलेले असतात असं बसू का असं बसू जरा ऍडजस्टमेंट चालू असतात तेव्हा ते सगळं वाद्यांमध्ये झालं की नंतर नाटक निर्विघ्नपणे व्हावं असा त्याचा सरळ सायकोलॉजी त्याला कळलेली गोष्ट आहे त्याप्रमाणे वाद्यांचा प्रभाव आहे त्यामुळे वाद्य दणदणीत वाजायला लागले की आधी शांत होतात माणसं म्हणून हे बँडचा प्रकार जो आहे तो फार महत्वाचा आहे आपण लागोपाठ तीन आता ऐकणार आहोत वसंत देसायांची दोन आहेत त्यातल्या आणि नंतर जगमोहननी वापरलेल्या चालीमधला ऑर्केस्ट्रा फक्त ऐकण्यासारखा आहे पुन्हा एक भाग सहज ध्यानात घ्या की पाश्चात्य संगीताचा कुठला भाग घ्यायचा किती वापरायचा याविषयी बंगालमध्ये महाराष्ट्रामध्ये जे प्रयत्न झाले त्यामध्ये बंगाल हा जास्त धाडसी होता आणि महाराष्ट्र हा त्या बाबतीत कमी धाडसी होता जास्त सनातनी होता परंतु महाराष्ट्राने गायनामध्ये जे काय केलं त्यामध्ये काहीतरी वेगळं धाडस दर्शवलं होतं पण हे आपण वेगळा विषय आहे पूर्ण